ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील सदतीसाव्या अध्याय याचं पारायण आता मी करणार आहे याचं नाव आहे मत्सरासुर समागम ओम श्री गणेशाय नमहा दैत्यांचे वचन ऐकत मत्सरासुरतई सहसा मूर्चित भयविव्वल भूमीवर पडत सावध करीती सेवक त्यांची मत्सर एक दोन निमिषात सावध होऊन विलाप करीत काय होते काय झाले या काळात विधलिखित कळेना तपाने जे अमरत्व तहिसेची पृथ्वीचे प्रभुत्व स्वसामर्थ्ये अलौकिकत्व प्राप्त केले ते वृथा दैव बलवत्तर वाटत प्रयत्न माझा निष्फळ निष्फल ठरत माझ्यासाठी असंख्यात दैत्यसंगरी दैत्यसंगरी मरण पावले माझे दोन पुत्रही दिवंगत जे काळाचे महाकाल असत आता मीही ही शोकसंतप्त मरणार यात न संशय ब्रह्मांडाधिपतीचे पुत्र कैसे झाले मृत्यूपात्र आता जगणे दुःखप्राय मात्र मिथ्या वरदान कैसे झाले अरे रे माझे महावीर ज्यांनी विष्णू प्रमुखा जिंकले थोर ते कैसे मृत्युमुखी ते कैसे मृत्युमुखी उदार आज पडले नकळे मज अरे माझ्या मुलानो सांगा मज सोडून गेलात जगा दुःखार्णवी मी बुडत वेगा उत्तर का हो न देता मज तुम्ही निष्ठुर कैसे झालात वृद्ध मज ताता त्यागिलेत सुंदर प्रिया विषय प्रिया त्वरित सांगा बाळानो मज प्रती माझ्या आधी दिवंगत पुत्रानो तुम्ही होत हे मर्मभेदक दुःख मज जाळती मज जाळीत ऐसा विलाप बहु केला दैत्येंद्रे तो शोक संतप्त असुर सांत्वन उपाय उद्यत वृद्ध त्या त्यातले त्यास म्हणत दैतेंद्रा ऐसे रडू नको तुझे दोन सूतरणी पडले ते महाकीर्तिवंत झाले देहाचे जन्मभरण ठरले निश्चित त्यात काय आश्चर्य जो जो जन्मला तो तो मरणार आत्म्यासी मरण कैसे असणार जन्मना मरणत्यासी उद्गार ऐसे शास्त्रात ऐकतो म्हणून माया मोह सोडून स्वस्थ मानसात होऊन ऊर्ध्वक्रिया पुत्रांची करून सार्थक त्यांचे करी प्रभो अथवा ह्या मृतपुत्रांशी दूर ठेवून त्या वक्रतुंडाचे करी हनन अन्यथा त्यासी जावे शरण जेणे कुशल सर्वांचे वीर रडती ऐसे न ऐकले परिते आज पाहिले शत्रूस हर्षकर असले शोक प्रदर्शन करू नको हो ऐसे वृद्ध असुर बोधिती तेव्हा तो मत्सर जागृत चित्ती जळू लागला क्रोधे अति संग्रमार्थ झणी गेला सर्वसेना आपुली घेऊन मत्सरासुर करी गमन शंभू आदी सूर त्या पाहून भयभीत सर्व जाहले वक्रतुंडा प्रणाम करून ते त्या समणती ऐसे वचन स्वामी दैत्य मत्सर प्रतापवान चाल करून येत असे ज्याच्या समोर मशकापरी मानव सारे खरोखरी देवही तृणाहून न भारी ऐसा हा मत्सर बलवंत त्याच्या पुढे बशवर्ती, सर्वार्थदायी सिद्धी असती ज्याच्या भये ब्रह्मांड कापती तोच हा मत्सर आला असे ज्याच्या राज्यात जग समस्त असती दुःख विवर्जित वृक्षफळे देती सर्व ऋतुत मेघ वर्षती योग्य काळी ज्याच्या आज्ञेचा वश होऊन दिवाकर तळपे भिवून मत्सर राज्य भोगी म्हणून शिशिर ऋतू ही सौम्य झाला याच्या राज्यात रोग नसती चोरांचीही नसे भीती ऐसे अभय प्रजेपती देऊन करतो जगी राज्य ज्याची पूजा सर्वत्र जनमानती अतिपवित्र यज्ञादी सर्व ही भोगी सुपात्र ऐसा हा महात्मा ऐसा महात्मा हा मत्सर काळयासी घाबरतो त्याची आज्ञा सदा पाळतो त्याची आज्ञा सदा पाळीतो वैदिक कर्मांचे खंडन करतो असुर हा मदोन्मत्त सदा हा राज्य करी जगतात तेथ स्वतः स्वाहा वषटकारादी नसत वेदाध्ययन धर्माचार लोपत स्नान संध्या सारे गेले नाही राहिला स्वधर्म तैसाची वर्णाश्रम धर्म धर्म देव श्वापदान सम परम वनात दडले याच्या भये या दैतेंद्राने देवांस अन्नवस्त्रादींच्या लाभास असंभव केले अहर्निश मुनी झाले तपोहीन शाप सामर्थ्य त्यांचे संपले देवांगनानी यांचे याचे दास्य घेतले ज्याने नानाविध भोग भोगले तो हा येऊन ठेपला मानवांच्या तैशा देवांच्या मुनींच्या तैशा किन्नरांच्या कन्या झाल्या अधिनयाच्या असामान्य बलयाचे आठ आवरणानी युक्त कोणी यासी मारून न शकेल प्राणी ऐसा हा दैत्य समर करांगणी आला असे गणाधीपा वक्रतुंड हे ऐकत देवासी आश्वासन देत भिऊ नका मी सामर्थ्ययुक्त करीन शासन असुरासी सिंहारूढ होऊन त्वरित महाभाऊ तो महाबाहू तो एकदंत पाशांकुश घेऊन करात संग्राम मंडळी झणी गेला प्रमोद आमोदादी गणसवृत्त युद्ध लालसा तो असत त्या वक्रतुंडा पाहून करीत निर्भत्सना मत्सरासुर अरे वक्रतुंडा रणात कशास आला माझ्या पुढ्यात आजची आजची आज आजची संहारीन तुझ क्षणात तोंड लपवी अन्यथा तू मूढ मज वाटत म्हणून संग्रामार्थ उद्यत मला मृत्यूचे भय नसत अष्टावर्ण युक्तांकडून शंभू विष्णू मुख्य देवानी तुझ दिली असे चिथावणी विसरलासी स्वसामर्थ्य म्हणून मोहग्रस्त तू दिससी म्हणून वत्सरासुरासह युद्ध करीन ऐशी आशा बाळगुन आलासी येथ गर्वे आलासी येथ गर्वे उन्मन मारिन एका बाणाने सैन्या सैन्यासहित तुझ वधीन माझ्या पादाधाते माझ्या पादाघाते भूमी विशीर्ण तळव्याने मी करीन चूर्ण पर्वतांचे ही क्षणात ऐशा माझ्या समोर कैसे आलास तू अधीर काळाने प्रेरीला जीवित उद्धार म्हणून का झालास माझ्या गर्जनार व मात्रे होत चराचर सारे कंपित माझ्या पुढे संग्रामात काय करशील वक्रतुंडा तू जेव्हा मी सकल ब्रह्मांड जिंकले माझ्या प्रभावाने ते लुटले तेव्हा भयभीता कोणते केले वसती स्थान तू सांग बहुधा भयभीत लपून त्यावेळी बैसला होतास उन्मन परी मुढा आज येऊन समरांगणी उपस्थित तू हे फार बरे झाले माझे परम भाग्य उदेले आता तुझ मी चांगले दाखवतो रत्न चौदावे आता फुकट तू मरशील यासी विलंब न लागेल यासी विलंब न लागेल घरी मला शर परी मला शरण येशील वाचशील तरी तू जीविताची इच्छा असत तरी शरण ये अजून मजप्रत राहून माझ्या आज्ञेत वनात राहा तू सुखाने मूढ भावाने तू आलास ऐसा विचार करुनी खास मी तुझ निर्बलास मारणार नाही दयेने परी तुला प्रेरणा देत त्या मुनी देवांसी निश्चित मी ठार करीन क्षणात एकटा तू सुखे राहे ओमिती श्रीमदांते ओमिती श्रीमदान्ते पुराणोपनिषदी मौद्गले महापुराणे चरिते मत्सरासुर मत्सरासुरसमागमो नाम समाप्त समाप्तः गजाननार्पणमस्तु अध्याय सत्तावी अध्याय अध्याय सदोतीस सदोतीसावा अध्याय सदोतीसावा संपूर्ण